एक लग्न असेही भाग तेरावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले समीर आणि शर्वरी नाईट क्लब मध्ये जातात आणि तिथे राडा होतो आता पुढे ते दोघे लगेचच त्यांच्या रूम मध्ये आले आणि दोघेही काही अंतरावर बेडवर बसले होते ती त्याच्याकडे पाहत होती तोही शांतपणे खाली विचारत होता पण तिच्याकडे पाहत नव्हता त्याने ब्लॅक टी शर्ट घातलेला हाफ स्लीव्ज असल्याने कोपऱ्याला झालेली जखम तिला दिसली समीर अरे तुला लागलंय ती त्याच्या जवळ जात बोलली हो असू दे तो त्याचा हात सोडवत म्हणाला असू दे काय बघू असे म्हणत एक रुमाल पाण्याने भिजवून घेऊन आली आणि ती जखमेवर फुंकर घालत पुसून घेत त्याच्याकडे पाहत होती तो काही तिच्याकडे पाहत नव्हता तिच्या नकळत तिला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक भाव टिपत होता किती वेडी मुलगी आहे ही आता तरी कबूल कर ग प्रेम करते आहेस दुसरा रुमाल त्यावर बांधत ती म्हणाली आय एम सॉरी ना समीर हम्म ठीक आहे बरं मी झोपतो उद्या लवकर उठावं लागेल प्रतापगड पाहायला जायचं आहे good night okay good night ती म्हणाली आणि लगेचच तो झोपायला गेला पण त्याला झोप लागत नव्हती डोळ्यासमोर मगाशी जे घडलं ते आणि तिचा चेहरा येत होता तो मनातून खुश होत होता माझा नवरा आहे तो आमचा आम्ही बघून घेऊ कशी म्हणाली त्याला आणि लागलंय मला हे पाहून किती कासावीस होत होती तो स्माईल करत होता आय नो तूही प्रेम करत आहेस माझ्यावर शरू यार आय लव यू पण आता हे तू कबूल कर ग मी वाट पाहतोय कारण मी बोललो तर आढेवेडे घेणार त्यापेक्षा तूच बोल त्याला विचारात कधीतरी झोप लागली तीही चेंज करून झोपली सकाळी उठल्यावर तसे दोघही नॉर्मली बोलत होते आज प्रतापगडावर जायचा प्लॅन होता त्यामुळे ऊन होण्याआधीच लवकर बाहेर पडणार होते सकाळचे सात वाजलेले तिने व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेली केस मोकळे न सोडता एक पोनीटेल बांधून ती केस पुढे घेतलेली बाहेर जाण्या अगोदरच गॉगल चढवलेला माझा आवरलंय निघायचं का तिने विचारले तसा तो तिच्या जवळ आला तिला वाटलं आता तिला जवळ घेतोय की काय तशी तीही थोडी कॉन्शियस झाली पण पाठीमागे असलेली किल्ली हातात घेऊन ती तिला दाखवत चल निघूयात असे म्हणत निघाला आता मात्र तिला त्याच्या या वागण्याचं जरा वाईटच वाटलं ते दोघं खाली आले बाईक काढली आणि निघाले पण तिला मनातून खूप वाईट वाटत होतं मुद्दाम करत असणार हा आय नो सुरुवातीला काही कारण काढून मुद्दाम जवळ यायचा आणि आता मी त्याच्या मागे लागावं म्हणून इग्नोर करतोय मला पुढच्या माणसाला काय वाटतं ते कधी कधी समजून घ्यावं ना माणसाने प्रतापगडावर जातानाचा प्रवास मोठा होता मध्येच कुठेतरी थांबून त्या दोघांनी नाश्ता केला ती त्याच्याशी जरा कमीच बोलत होती आणि हे त्याच्याही लक्षात आलेलं एक दीड तासांनी ते प्रतापगडावर पोहोचले तिथे एक हॅट तिने खरेदी केली मुद्दाम त्याच्यापासून दूर जाऊन एकटीचेच सेल्फी घेत होती तिला वाटलं तोही येईल तिच्यासोबत मागच्या वेळी सारखे फोटो काढेल विचारेल की का शांत आहेस पण नाही तसं काहीही होत नव्हतं आणि त्याचा तो एन्जॉय करत होता म्हणूनच अधूनमधून तिची चिडचिड होत असायची तो त्याकडेही दुर्लक्ष करत होता त्याला मनातून तिच्या या सगळ्या गोष्टींचे हसू येत होतं तिची चाललेली चिडचिड आणि असं दूर जाऊन सेल्फी काढणं यावर तो काहीच रिॲक्ट होत नव्हता तिथे जेवण वगैरे करून ऊन खाली झाल्यावर ते निघणार होते सगळा प्रतापगड पाहून झाल्यानंतर ती एका ठिकाणी बसली तर तो थोडा तिच्यापासून दूर अंतरावर बसला बघा मी खाणार आहे याला कसा दूर बसला आहे मनाशी म्हणत ती खाली पडलेल्या काडीने जमिनीवर वेड्या वाकड्या रेघा मारत बसली शर्वरी ताक पिणारेस का तो विचारतो नकोय मला ती जरा रागानेच म्हणाली ओके मी आलोच पिऊन असे म्हणत तो आणायला निघूनही गेला किती निर्लज्जपणा हा मी चिडचिड का करते हे पण विचारे ना तो काहीच वेळात ताक घेऊन आला आणि तिच्या समोर ते पिऊ लागला वाव काय भारी आहे मस्त मुद्दामून करत आहेस ना मला माहित आहे ती म्हणाली तो सांगतो अरे मी काय केलं मी विचारलेलं तुला तूच नको म्हणालीस त्याला मी काय करू ती म्हणते मी त्याबद्दल नाही म्हणत आहे तो विचारतो मग कशाबद्दल बोलत आहेस तुझ्याशी ना बोलण्यात अर्थच नाही असे म्हणत ती तिथून निघून जरा दूर गेली त्याला मात्र तिच्या मनातलं सगळं हळूहळू लक्षात येत होतं पण तिच्या बोलण्याची वाट पाहत तो तिचं असं चिडणंही एन्जॉय करत होता तीन वाजता बरोबर ते परतीच्या प्रवासाला लागले मध्येच कुठेतरी कॉफी प्यायला म्हणून एका ठिकाणी थांबलेले ते कॅफे नव्हते पण एक साधारण छोट्या हॉटेलसारखं होतं तोंडावर पाणी मारून दोघेही टेबलवर येऊन बसले तिथे एफ चालू होता भाऊ दोन कॉफी समीरने ऑर्डर देऊन मोबाईल मध्ये पाहायला सुरुवात केली शर्वरी खाली पाहत टेबलवर कसल्याशा विचारात तिचे हातांची चळवळ चाललेली अधूनमधून त्यांचं तिच्याकडे लक्ष जात होतं पाच मिनिटांनी कॉफी आली ती सर्व करून वेटर निघून गेला कॉफी समोर येऊनही तिचं लक्षच नव्हतं तेवढ्यात गाणंही लागलं ते जणू दोघांच्या मनाची अवस्था सांगणार होतं बातें कुछ अनकही सी कुछ अनसुनी सी होने लगी काबू दिल पे रहाना हस्ती हमारी खोने लगी ओहो ओहो हो हो हो शायद यही है प्यार तो कॉफी पीत तिच्याकडेच पाहत होता आणि गाण्याचे बोल ऐकून तिचं नेमकं लक्ष त्याच्याकडे गेले आणि नजर होताच तिची नजर आपोआपच खाली झुकली कॉफीचा कप हातात घेत ती पिऊ लागली पण मनात येऊ लागलं की मी अशी का वागतीये त्यालाही कळालं असेल का माझ्या मनात काय चाललंय ते ती खाली पाहत विचार करत होती पण नकळत तिचे हे बदललेले भाव त्याच्या नजरेने टिपले कॉफी संपवून ते पुन्हा निघाले ते त्यांच्या रिसॉर्टच्या रूमवर आले तेव्हा साडेपाच झाले होते फ्रेश होऊन दोघेही बसलेच होते तोवर रोहनचा फोन समीरला येऊ लागला हा बोल ना ब्रो त्याने स्पीकर ऑन केला अरे काही लाज शरम तिकडे गेलास तुला साधा एक फोन नाही करता आला अरे सॉरी इथे रेंज नाही ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे समीर म्हणाला हो का की विसरलास ते सांग रोहन हसत होता समीर म्हणतो नाही रे असं काही तू बोल ना तुम्ही सगळे कसे आहात रोहन सांगतो मी फोन केल्यावर आठवले का तुला बरं ही मजेत आहोत नको काळजी करू भाऊजी शर्वरी कुठे आहे श्रिया विचारते ही का इथेच आहे बोला ना तिच्याशी असे म्हणताच तीही जवळ आली हाय शर्वरी काय कशी चालली एन्जॉयमेंट विसरलीस ना मला श्रिया म्हणाली अग, असं काही नाही तुम्हालाही मिस करतोय आम्ही ती बोलत होती आणि त्या फोनच्या निमित्ताने इतक्या जवळून तो तिला न्याहाळत होता हो का लवकर या वाट पाहतोय आम्ही श्रिया म्हणाली हो हो शर्वरी म्हणते बाय एन्जॉय करा ठेवतो रे समीर रोहनने फोन ठेवला आणि पुन्हा त्यांची नजर झाली उगाच काहीतरी म्हणून तिने मोबाईलमध्ये पाहायला सुरुवात केली तिची गंमत करावी म्हणून त्याने तिचा फोन हिसकावून घेतला समीर माझा फोन दे नाही देणार काय करणार आहेस आणि सारखा काय तू पाहत बसतेस जरा बोलावं माणसाशी आ <laughs> म्हणजे हे तू मला सांगतोस फोन दे तू माझा घे ना मी काही नाही म्हणत असे म्हणत उठून त्याने तिचा फोन तिच्या हाताला येणार नाही असा वर ठेवला ती तो काढायला म्हणून उशीवर उशी ठेवून ट्राय करत होती आणि ते पाहून त्याला हसू यायला लागलं समीर हसू नकोस फोन दे माझा गॅलरीत एक स्टूल दिसला तो पटकन जाऊन ती घेऊन आली आणि त्यावर उशा ठेवून चढली तशी एक उशी घसरली आणि ती खाली पडणार एवढ्यात त्याने तिला पकडलं तेवढ्यातून ही त्यांची झालेली नजरानजर तीही त्याच्या डोळ्यात हरवली आणि त्याच्या हे लक्षात येताच त्याने तिला खाली ठेवलं सॉरी तुला हात लावायचा नाही असं ठरलंय विसरतोच मी हेच मुद्दामून करतोय ना तू शर्वरी म्हणाली मी काय मुद्दाम केलंय तूच तर म्हणालीस मला चान्स मारायला कारण लागत सॉरी सॉरी इथून पुढे लक्षात ठेवेन ग कान पकडून म्हणतच तो गॅलरी मध्ये गेला पण तो तिथे जाऊन हसत होता कारण आता तरी येऊन तिने बोलावं पण नाही तीही हट्टी तिथेच बेडवर बसली तिला काही तिच्या मनातलं त्याला सांगायला जमत नव्हतं सुट्टीचे ते चार दिवस संपत आले होते आता उद्या निघावं लागणार होतं ही अजूनही काही बोलत नाही रोनितचा ही येत होता इकडे आल्यापासून दुसऱ्या कोणाला नाही पण त्याला मात्र समीर आठवणीने कॉल करत होता आत्ताही खाली येऊन त्याने त्याला कॉल केला हॅलो रोनित मला काय करावं काही सुचत नाही यार रोनित विचारतो काय रे काय झालं ती नाही का बोलली अजून समीर सांगतो बघ ना तू म्हणाल्याप्रमाणे मी ॲज अ फ्रेंड तिच्याशी बोलतोय तिच्या मनात जे चाललंय ते सहज समजते पण ती बोलतच नाही यार रोनित म्हणतो मग झालं ना तू जिंकलास की आणि अरे मे बी ती थोडी हट्टी आहे तुला माहित आहे ना किंवा इगो प्रॉब्लेम त्यामुळे असेल समीर सांगतो पण आता मला काही सुचतच नाही उद्या निघणार आम्ही इथून रोनित म्हणतो डोंट वरी इकडे आलास की आपण काहीतरी करू आणि पुढच्या आठवड्यात बर्थडे पार्टी प्लॅन करतोय ये तिलाही घेऊन हा okay let see what happen bye हो बाय समीरने फोन ठेवला आणि पाहतो तर त्याच्याशी बोलताना शर्वरीचा मिस कॉल होता तो लगेच रूमवर आला डोअर वाजताच तिने ओपन करून पाहिलं तर समीर होता मला इथे एकटीला ठेवून कुठे जात असतोस तू एरवी मी कॉल केला की तुझा फोन एकतर रेंज नसते नाहीतर बिझी तरी लागतो सॉरी पण काय आहे ना इथे थांबलो की आपली भांडणं होतात सो गेलो होतो तो जरा गमतीनेच म्हणत होता पण ती खूपच सिरियस झाली मी भांडते ना समीर अख्ख्या जगात फक्त मीच वाईट आहे I am just tired to this life ती त्याच्यापासून दूर जाऊन गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली तसा तोही तिच्या मागे गेला तिला पाठीमागून पकडून तिला जवळ घेत शर्वरी प्लीज यार आत्ता तरी बोल ना तुला काय बोलायचे ते मला माहित आहे मला फक्त ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे आणखी किती वेळ लावणार आहेस तो असं म्हणाला आणि ती त्याच्याकडे वळली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती त्याच्या डोळ्यात पाहत होती शर्वरी या गोष्टीचा मला नाही का त्रास होत पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये तू बोलत नाहीस हा बोलणार का आता तरी हे सगळं आत्ताच्या आत्ता संपव ना ग प्लीज तो म्हणाला ती सांगते प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे का समीर ती समजून नाही का घेता येत प्रत्येक माणूस सारखा नसतो ना रे त्याला बोलता येत नाही पण वागण्यातून तर दिसतं ना तो म्हणतो ओके असेलही पण मला ऐकायचं असेल तर ती म्हणते तर तुला वाट पाहावी लागेल ओके मग मीही असाच वागणार तो म्हणाला ती सांगते ठीक आहे मग मलाही काही गरज नाही तो म्हणाला इगो मध्ये येतोय ते सांग ना हो मग तसं समज ती म्हणाली ते दोघे पुन्हा भांडून एकमेकांकडे पाठ करून उभे राहिले. रात्री जेवण करून झोपले कारण दुसऱ्या दिवशी चेकआउट करणार होते. आज जायचं म्हणून ते दोघे जरा लवकरच उठले. निघायचं असल्याने दोघं आपापले आवरत होते. काही वेळाने निघायचं म्हणून त्याने बॅग भरायला घेतली. उघडून पाहतो तर तिचेही कपडे त्याच्या बॅगेत होते. हे ग काय? माझ्या बॅगेमध्ये तुझे कपडे कसे आले? ती सांगते मी ठेवले काय नाही या ते काढून घ्यायचे पहिले मी वागवायला रिकामा नाही तो म्हणाला आहे जागा तुझ्या मध्ये समीर माझी बॅग फुल झाली आहे समजून घे ना समीर म्हणतो मग कोणी सांगितलं होतं एवढी खरेदी करायला ती बोलते अरे मी माझ्या पैशाने खरेदी केली तुला काय प्रॉब्लेम आहे तो म्हणतो अगं ते झालं पण हे सर्व मला उचलावं लागतंय ना मग याचा विचार लग्नाआधी करायचा होता ती म्हणाली तो म्हणतो त्याचा इथे काय संबंध हो नवऱ्याला बायकोचं सामान उचलावं लागतंच ती हसत होती तो विचारतो असे कुठे लिहिले आहे का ते मला नाही माहित ती म्हणाली काय कटकट आहे यार पण एक मिनिट आपण तर फ्रेंड्स आहोत ना कारण नवरा बायकोसारखं तर काहीच नाही आपल्यात तो तिच्याकडे एकवार नजर टाकत बोलला आणि ती त्याला डेंजर लुक देऊन गॅलरीमध्ये निघून गेली तिच्या रिॲक्शनचे त्याला मात्र हसू येत होतं शेवटी एवढं सामान पाहून त्याने कॅब बुक करायचं ठरवलं आता चेकआउट करायचं तर तो आरशासमोर तयार होत होता आरशात दिसणारी तिला पाहून कुठेतरी ऐकलेलं गाणं तो जरा मोठ्यानेच गुणगुणत होता तिचे ती आवरून मध्ये काही करत बेडवर बसलेली होती पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले ही सही दो दिन के लिए कोई इकरार कर झुटा ही सही हे म्हणताच तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर त्याने लक्ष नसल्याचे दाखवले तिला मात्र मनात हसू येऊ लागलेलं तिच्याकडे दुर्लक्ष करत पुढे त्याचं चालूच होतं जेवण केल्यानंतर कॅबने आरामात ते एक वाजता निघाले दुपारचे साडेतीन झाले होते तेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले बेल वाजवली तर श्रियाने डोर ओपन केले हाय कशी झाली ट्रीप छान ना हो शर्वरी म्हणाली अरे आलात तुम्ही दोघं समीर बर झालं इथेच आलात ते मॉम म्हणाली कशा आहात तुम्ही मॉम शर्वरी विचारते मॉम सांगतात मी छान आहे ग मम्मा ब्रो ऑफिसला गेला का ग समीर विचारतो हो भाऊजी आणि तुमचं शिफ्टिंग पण झालं बरं का श्रिया सांगते समीर म्हणतो हो का थँक्यू वहिनी समीर कधी जाणार आहेस मग तिकडे राहायला मॉम विचारतात नेक्स्ट वीक मध्ये जावं म्हणतोय समीर सांगतो मॉम म्हणतात हो ठीक आहे तू म्हणशील तसं मी फ्रेश होते हा मॉम असे म्हणत ती त्यांच्या बेडरूम मध्ये गेली घरी आल्यापासून दोघांच्यात बोलणं होत होतं पण जे बोलणं व्हायला हवं होतं ते नाही उगाच एक दरी जाणवत होती तो उरलेला दिवस किचन मध्ये श्रेया सोबत होती इतर वेळ सर्व फॅमिली सोबत तिला जे काही वाटतंय ते त्याने स्वतःहून समजून घ्यावं असे तिला वाटत होते आणि त्याला वाटायचे की तिने येऊन बोलावं समीर जेवायला बसायचे आहे चल ना हो आलोच त्याला बोलावून ती किचन मधून सर्व गोष्टी आणू लागली सगळे सोबतच जेवायला बसले मॉम डॅड समीर शर्वरी तुम्हाला एक न्यूज द्यायची होती रोहन म्हणाला बोल ना रोहन काय रे मॉमने विचारलं आणि रोहन श्रियाला खुणावत होता ऍक्च्युली मॉम डॅड आपल्या घरात छोट बाळ येणार आहे श्रिया म्हणाली काय सांगते श्रिया कधी कळालं मॉम विचारतात श्रिया सांगते अहो दोन दिवसांपूर्वी पण समीर भाऊजी आणि शर्वरी नव्हते ना सो आम्ही विचार केला ते दोघंही आल्यावरच सांगावं आहे की नाही गुड न्यूज रोहन म्हणाला कॉंग्रॅट्स ब्रो वहिनी समीर म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स दी ब्रो तुम्हाला पण शर्वरी म्हणाली चला म्हणजे समीर जाईल इथून पण आम्हाला मनोरंजन करायला येतंय कोणीतरी डॅड म्हणाले मॉम म्हणतात अगं मग आज काहीतरी गोड बनवायचंच ना श्रिया सांगते हो ऑलरेडी बनवलंय थांबा घेऊन येते मी दी तू थांब मी आणते तू बस शर्वरी लगेचच आणायला गेली सगळ्यांचाच मूड थोडा चेंज झालेला जेवण वगैरे झाल्यावर सगळी कामं आवरून शर्वरी बेडरूम मध्ये आली तर समीर नेहमीप्रमाणे आधीच झोपला होता नाईला जाणे तीही झोपली कारण उद्या ऑफिसला जायचं होतं दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस आणि घर असं रोजचं रुटीन सुरू झालं शर्वरी समीरशी स्वतःहून बोलायला पाहायची त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करायची पण तो मुद्दाम लक्ष देत नव्हता कधी तिने छान आवरलं तरी तिला कॉम्प्लिमेंट देत नव्हता तिने फक्त एकदा कबूल करावं असं त्याला वाटत होतं येत्या शनिवारी रोनीच्या बर्थडेची पार्टी होती त्याने आधीच तिला तशी कल्पना दिली होती त्यांच्यात अजूनही काही नॉर्मल नव्हतं तो तिला ऑफिसला सोडत असायचा आणि घरी येताना त्याच्यासोबत घेऊन येत असायचा रोनितच्या बर्थडेच्या दिवशी सकाळी जातानाच त्याने आधीच तिला लवकर निघण्याबाबत सांगितले होते ते त्या दिवशी जरा लवकरच घरी आले शर्वरी तयार होत होती आणि ती आज पार्टीवेअर ड्रेस घालत होती ज्याची चेन लावायला नेमकी तिला हेल्प हवी होती समीर तिथेच आवरत होता त्याला मुद्दामच हाक मारली समीर ऐक ना मला जरा हेल्प हवी होती ती त्याच्याकडे तोंड करून उभी होती काय ग बोल ना शर्टची बटन्स लावत तो तिच्याकडे गेला तशी ती पाठमोरी वळली तो दोन मिनिट शांतच झाला लावतो आहेस ना हम्म मोठा श्वास घेऊन तो लावत होता आणि तिला त्याच्या स्पर्शाने अंगावर शहारा येत होता चेन लावून तो काहीच झालं नाही या अविर्भावात पुन्हा स्वतःच आवरू लागला तसं तिने त्याच्याकडे रागाने पाहिले पण तो तिच्याकडे पाहतही नव्हता आता ना हे अति होतंय असा का वागतोय हा नाही म्हणजे नाहीच लक्ष देत माझ्याकडे काही बिघडेल का मला समजून घेतलं तर ती त्याच्याकडे रागाने पाहत होती आणि नेमकं त्याने तिच्याकडे पाहिलं काय ग झालं का आवरून आवर ग पटापट उशीर होतोय हो असे म्हणत पटकन आवरून ती बाहेर येऊन बसली दोघेही पार्टीला जायला निघाले दी मॉम येतो हो एन्जॉय कर समीर लवकर या रे जास्त वेळ लावू नका मॉम सांगत होती हो ग तू नको काळजी करू चल बाय दोघे बाय करून निघाले पार्टीत काहीतरी गडबड होणार काय होते ते पाहू पुढील भागात कथेचा आनंद घ्या कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही ला सबस्क्राईब करा थँक्यू